पुस्तकाचे नाव श्याम लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे कथा तेविसावी वर्गातील व शाळेतील मौजा शाळा म्हटली म्हणजे अनेक गमती डोळ्यासमोर उभ्या राहावयाच्या कोणालाही आपले शाळेतील दिवस आठवावयास सांगा म्हणजे असा वयास लावणारे व रडावयास लावणारे प्रसंग त्याला आठवल्याशिवाय राहणार नाही मुलांनी केलेले अनेक खोडसाळपणाचे प्रकार आठवून क्षणभर मौज वाटेल शाळा म्हणजे अनेक वृत्तीच्या भिन्न भिन्न स्वभावांच्या माणसांचे एक प्रदर्शनच असते आम्हाला एक शिक्षक होते ते शिकविणारे होते चांगले परंतु ते मुलांना वाटेल ती नावे ठेवायचे कोणाचे नाव पीजी असेल तर ते पाजी अशी त्याला हाक मारायची शब्दांवर कोट्या करण्याची त्यांना सवयच असे त्यांचे अनुकरण मग मुलेही करीत शाळेच्या नावावरही मुले अश्लील टीका करत ज्या शाळेत आपण शिक्षण घेतो त्या शाळेबद्दल असे शब्द विद्यार्थ्यांच्या तोंडून बाहेर पडणे निंद्य होते परंतु अलीकडे अलीकडे शाळांबद्दल मुलांना आपलेपणा क्वचितच वाटतो शाळेबद्दल अभिमान ही वस्तू नाहीशीच होत चालली आहे शाळेबद्दल कृतज्ञताही दिसत नाही जेथे आपण पशुचे माणूस झालो माकडाचे विचार करणारे मानव झालो त्या शाळेबद्दल मातेसाठी वाटणे तशी पूज्यबुद्धी वाटावयास पाहिजे परंतु तशी का बरे वाटत नाही शाळेतील शिक्षकांनाच शाळेबद्दल आपलेपणा नसतो तर तो विद्यार्थ्यांना तरी का वाटावा शिक्षकाला वाटत असते मी या वर्षी येथे आहे कायम झालेले शिक्षक फारच थोडे असतात जून जुलैत घ्यावयाचे व मार्च अखेर हाकलून द्यावयाचे असे शिक्षक बरेच असतात असे फुटबॉलप्रमाणे फेकले जाणारे शिक्षक आपले हृदय त्या शाळेतील कामात काय म्हणून ओततील ती शाळा आपली आहे असे जेव्हा त्यांना वाटेल त्यावेळेसच त्या शाळेच्या कामात तन मन धनाने ते पडतील त्यावेळेसच मुलांच्याही मनावर शाळेबद्दल आपुलकीची भावना ते उमटवू शकतील शिवाय शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष परिचय फारसा होत नाही शिक्षकांच्या निकट सान्निध्यात आल्याशिवाय खरे जिव्हाळ्याचे संबंध जडत नाही जेथे छात्रालय शाळांना जोडलेली आहेत तेथे अशा प्रकारचे काही जिवंत संबंध जोडता येतात परंतु अन्यत्र तसे काही एक होत नाही विद्यार्थ्यांशी संबंध जळावयास शिक्षकाजवळ भरपूर ज्ञान तर हवेच परंतु ज्ञानालाही अलंकृत करणारे थोर हृदय वय शिक्षकाला कळकळ हवी तो ध्येयवादी असावा अशा शिक्षकाला मुलांच्या जीवनात मुलांच्या हृदयात शिरता येते परंतु हे जाऊ दे सारे मी तुम्हाला गुंडोपंत नावाच्या शिक्षकाबद्दल गमती सांगत होतो एखाद्या वेळेस एखादा मुलगा एक दोन दिवस रजेशिवाय गैरहजर राहून जर शाळेत आला तर गुंडोपंत विचारायचे काय रे पोरा काल परवा कोठे होतास मुलगा उत्तर देई घरी होतो मग गुंडोपंत म्हणायचे अरे घरी होतास हे माहीत आहे कुठे रानात असतास तर तेथे कशाला पुन्हा तोंड दाखवायला वाघाने खाऊन टाकले असते तुला एखाद्या मुलाचे जर काही चुकले तर ते रागून म्हणत कोणा मुलाला शब्दाचे स्पेलिंग नाही आले तर ते त्याला सांगत हे बघ आता घरी जा एक भला मोठा जांभ्या दगडाचा टेंगळा टेंगळा चिरा घे शब्द एकदा घोक व आपट त्या चिऱ्यावर डोके असे बऱ्याच वेळा कर म्हणजे शब्द डोक्यात कायमचा बसेल समजलास ना आमच्या वर्गात आठवले म्हणून एक मुलगा होता तो फार गंमत करायचा त्याला छडी मारण्यासाठी म्हणून गुंडोपंत टेबलाजवळ बोलवीत आठवले टेबलाजवळ उभा राहील गुंडोपंत म्हणत हात कर पुढे आठवल्याचा हात पुढे होई परंतु छडीचा घाव आता बसणार इतक्यात तो आपला हात मागे घे आपला हात तो सिताफीने मागे पुढे करायचा व छडी चुकवायचा शेवटी गुंडोपंत हसू लागत सारा वर्ग हसू लागे शेवटी आठवल्याचा हात एका हाताने धरून मग त्यावर गुंडोपंत छडी मारीत लागते सर फार लागते असे आठवले म्हणायचा मग लागण्यासाठीच छडी असते ती काही गमतीसाठी नसते चांगली आठवण राहावी म्हणून ती असते असे गुंडोपंत म्हणत मुले वाचनासाठी पाळीपाळीने उभी राहत जो वाचित असेल त्याच्या खालचा नंबर वाचणाऱ्या मुलाच्या बरोबर बसण्याच्या जागेवर आपली पुस्तकाची पिशवी सरकवून ठेवायचा पुरे तुरे असे शिक्षकांनी म्हणताच पहिला वाचणारा थांबे व दुसरा उभा राहील पहिला वाचणारा एकदम झटक्यात खाली बसे तर तो पुस्तकांनी भरलेल्या पिशवीवर बसे व वर्गात हशा व्हायचा एकदा मी तसेच केले त्या मुलाचे नाव होते शिवराम पटवर्धन तो जरा तापट स्वभावाचा होता त्याचे वाचन संपून तो खाली बसणार होता परंतु बसण्याच्या आधी त्याने मागे वळून पाहिले तो खाली पिशवी त्याने पिशवी उचलली व शिक्षकांच्या अंगावर जोराने फेकली ती टेबलावर आपटल्यामुळे शिक्षकांना लागली नाही भगतसिंगाने असेंब्लीत बॉम्ब टाकला परंतु अध्यक्षांना लागला नाही कोणाला लागला नाही त्याप्रमाणे ती पिशवी कोणाला लागली नाही ते शिक्षकही ते दृश्य पाहून हसले परंतु संयमाने ते आपले हसू आवरीत होते त्यांनी मला व पटवर्धन दोघांना दोन दोन छड्या मारल्या परंतु आठवले याने कमाल केली तो पुस्तके वह्या पिशवी वगैरे वस्तू बसणाऱ्याच्या खाली ठेवण्याच्या भानगडीत पडला नाही त्याचे डोके काही निराळेच त्याने आपला दुधारी चाकू उघडला कोणालाही न कळत तो चाकू बसणाऱ्याच्या खाली ठेवून दिला बसणाऱ्याने मागे वळून पाहिले म्हणून बरे नाहीतर त्या दिवशी चांगलाच प्रकार घडला असता बसणारा पाहतो तो दोन्ही पाती उघडलेला चाकू तेथे मांडून ठेवलेला तो एकदम घाबरलाच आठवले एकदम चाकू मिटू लागला शिक्षकांनी काय आहे म्हणून विचारले त्या मुलाने सांगितले सर हा पहा उघडलेला चाकू माझ्या खाली याने ठेवला आहे मी बसलो असतो तर माझे ढुंगण कापले असते सारा चाकू अंगात रुतून बसला असता आठवले याने दृष्टपणाने ते केले होते असे नाही परंतु आपण काय गंमत करतो आहोत त्याचे काय परिणाम होतील याचे त्याला स्मरण राहिले नाही भान राहिले नाही शिक्षकांनी आठवले याचा पाच छड्या मारल्या व त्याचा चाकू आठ दिवस जप्त करून ठेवला वर्गात पुन्हा कोणी कोणाच्या खाली पिशवी पुस्तक किंवा काही जर ठेवले तर झोडपून काढीन एकेकाला लक्ष न द्यावे तर फारच अक्कल तुमची धावायला लागली असे शिक्षक म्हणाले त्या दिवसापासून ही साथ कमी झाली आठवले याच्या चाकूने आमच्या निष्कपट गमतीचा प्राण घेतला आमची कवायत घेणारे शिक्षक होते ते अगदी तामशी होते कवायत करताना जोडीचा हात कुणी चुकला तर त्याला हातातील जोडीनेच ते मारीत कुणाचा डंबेलचा हात चुकला तर हातातील डंबेल्स फेकून मारीत एकदा तीन चार मुलांनी काही खोडसाळपणा केला या शिक्षकांनी त्यात जी दोन श्रीमंताची मुले होती त्यांना फार मारले नाही एक वकिलाचा मुलगा होता त्यालाही फार मारले नाही परंतु उरला होता एक गरिबाचा मुलगा त्याला त्यांनी गुराप्रमाणे मारले तो ओरड ओरड ओरडा आम्हाला हा पक्षपात व हा राक्षसीपणा पाहून चिड आली किंवा एकदा या कसावाच्या हातून आपण सारे सुटू असे मला होई हे कवाईत शिकवणारे शिक्षकच गणितही शिकवीत आठवड्याच्या परीक्षा असत यांच्या गणित विषयात जे कोणी नापास होत त्यांना ते छड्या मारीत छड्या मारून का मुले पास होतात यांना वाटे की मुलांना मारले की आपल्या विषयात शेकडा शंभरच्या शंभर टक्के मुले पास होतील काय विचित्र कल्पना तिसऱ्या इयत्तेपर्यंत ड्रिल असे आम्ही चौथ्या इयत्तेत गेलो व या मारकुट्या मास्तरांच्या हातून एकदाचे सुटलो एकदा या शिक्षकांनी एक नवीन पद्धत शाळेत सुरू करण्याचे ठरविले सारखेपणा असावा म्हणून सर्व वर्गातील मुलांनी शाळेचे छापून आणलेली कव्हर्स पेपरवर लावावी अशी एक सूचना या ड्रिल शिक्षकांनी हेडमास्तरांना केली सर्व शिक्षकांच्या संमतीने ही योजना मंजूर झाली आमच्या वर्गातील मुलांनी या गोष्टीविरुद्ध बंड करण्याचे ठरविले दीड हजार खवरे छापून आणली होती कारण शाळेत दीडशे ते पावणे दोनशेच मुले होती एकका मुलाला जास्तीत जास्त आठ दहा कवरे लागली असती इंग्रजी संस्कृत मराठी इतिहास भूगोल सायन्स गणित एवढेच तर विषय खालच्या इयत्तांना संस्कृत नव्हतेच गणिताचे निरनिराळे पेपर केले तरी आठ आणे झाले असते आमच्या वर्गातील मुलांनी ती सारी कवरे विकत घेण्याचे ठरविले शाळेला कवरांचा तोटा आणायचा तोटा आणला की काही मुलांच्या पेपरांना मग छापील कवरे मिळणार नाहीत म्हणजे सारखेपणा गेला चुलीत असा आम्ही डाव टाकला आमच्या वर्गातील प्रत्येकाने पंचवीस कवरे घेण्याचे ठरविले मधल्या सुटीत आमच्या वर्गातील मुलांनी सहा सातशे कवरे खरेदी केली कवरे विकणाऱ्या शिक्षकास वाटले की तीन तीन चार चार विद्यार्थी मिळून एके ठिकाणी कवरे घेत असतील कोणी कोणाचे मित्र असतात कोणी एकमेकांचे नातलग असतात ते भराभर कवरे देत गेले परंतु कवरे खुंटली व इतर वर्गातील मुले कवरे द्या म्हणून आरडाओरडा करू लागली शेवटी मधली सुटी संपली घंटा झाली आपला विजय होणार या आनंदात आम्ही होतो परंतु आमच्या नायकाने एकदम शत्रूच्या गोटातून एक बातमी आणली तो शिक्षकात ही चर्चा चालली होती ज्या मारकुट्या मास्तरांनी ही योजना काढली होती ते तर लाल झाले होते ते तेथे सूचित होते की मुलांजवळून सारी कवरे परत घ्या अशी एक नोटीस काढा की सहा कवरापेक्षा जास्त कवरे ज्याने घेतली असतील त्याने ती हेडमास्तरांकडे आणून द्यावी व पैसे न्यावे दिडकीस तीन कवरे होती दोन आणण्याची पंचवीस होती वर्गनायक येऊन एकदम म्हणाला अशी नोटीस येणार आहे कवरे परत करावी लागतील एक व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला आम्ही भांडू दोन आण्याची एकदम घेतली तर एक कवर जास्त मिळते ते आम्ही का गमवायचे उरलेली कवरे आम्हाला पुढच्या परीक्षेत उपयोगी पडतील परंतु दुसरा एक मुलगा म्हणाला आपण भराभर आपल्या सर्व कवरांवर नावे घालून ठेवूया म्हणजे मग ती कवरे कोणाला देणार देऊ म्हणतील तर नावे खोडावी लागतील अशी खाडाखोड केलेली कवरे वापरणे म्हणजे सारखेपणा गेलाच इनी फॉर्मॅलिटी कोठे उरली शेवटी सर्वानुमते हा सल्ला योग्य ठरला आम्ही भराभर सर्व कवरांवर शाईने नावे घालून ठेवली अजून शिक्षक वर्गावर येत ना दुसरी घंटाही होऊन गेली होती इतक्यात एका गुप्त हेराने ताजी तार आणली की आमच्या वर्गातील मुलांनी हा चावटपणा केला आहे अशी बातमी हिरवास्त्रांच्या कानावर बलभीमदादांनी घातली आहे आपल्या वर्गात आता नोटीस घेऊन शिपाई येईल की परीक्षेस लागतील त्यापेक्षा अधिक कवरे घेणाऱ्यांनी ती जादा कवरे परत करावी म्हणून आमच्या वाटाघाटी होत होत्या इतक्यात शिक्षक आले ते हसत होते आम्हालाही हसे आवरेना विजय मुद्रा आमच्या तोंडावर होती कशी जिरवली वाल्यांची असा अर्थ आमच्या मुद्रेतून निघत होता इतक्यात शिपाई आला त्याच्या हातात नोटीस होती कवरे परत करण्याबद्दलचीच होती आम्ही तर सर आपली नावे सुद्धा सर्व कवरवर घातली आहेत अशी मुले सांगू लागली शिक्षक वर्गनायकाला म्हणाले तुम्ही जा व हेडमास्तरास विचारून या की अशी नावे घातलेली कवरे आणायची का आमचा वर्गनायक हेडमास्तरांकडे गेला हेडमास्तर म्हणाले काही हरकत नाही नावे खुडून आम्ही ती कवरे बाकीच्या मुलांना देऊ नायक म्हणाला पण युनिफॉर्मॅलिटी बिघडेल हेडमास्तर त्याच्यावर जरा रागवले व म्हणाले ते तुमच्यापेक्षा मला अधिक समजत आहे तुमचा वर्ग म्हणजे टार्गट मुलांचा वर्ग आहे फारच सेपारलात तुम्ही मुद्दाम काहीतरी विरुद्ध करण्यात पुरुषार्थ नसतो आमच्या जवळची कवरे गेली परंतु त्या मारकुट्या मास्तरांची आपण जिरवली त्यांचा हेतू काही अनायाशय सिद्धीत जाऊ दिला नाही यातच आम्हाला आनंद वाटत होता याच मारकुट्या मास्तरांचे दुसरे शिक्षक मित्र होते ते आमच्या वर्गावर एकदा एका शिक्षकाच्या गैरहाजरीत एक तास आले होते वहीतून एक सुटा कागद घेऊन त्यावर एक लहानशी इंग्रजी गोष्ट लिहा असे त्यांनी सांगितले जाताना आमचे सर्व कागद ते घेऊन गेले पुढे पंधरा दिवस झाले तरी आमचे गेलेले कागद परत येत ना आम्ही आमच्या वर्ग नायकाला म्हटले जा त्यांच्याकडे व आमचे कागद मागून आण कधी माघार न घेणारा आमचा वर्गनायक गेला व म्हणाला मुले त्या दिवशीचे कागद मागतायत उद्या आणीन ते शिक्षक म्हणाले दुसऱ्या दिवशी पुन्हा वर्गनायक गेला पुन्हा त्यांनी उद्या आणीन असेच सांगितले त्या शिक्षकाचे उद्या आणीन संपेना शेवटी एके दिवशी आमचा वर्गनायक म्हणाला रोज मला मुले तुमच्याकडे पाठवतात तरी तुम्ही उद्या आणीन सांगता मी खेपा तरी किती घालू मला आता तुम्हाला विचारावयाची लाज वाटू लागली देत नाही असे सांगा हरवले सांगा किंवा तुमच्या इंग्लिशचे ते नमुने मला पाहिजेत तसे सांगा काही करा परंतु माझी फजिती थांबवा माझे हेलपाटे थांबवा शेवटी ते शिक्षक म्हणाले हे पहा ते कागद हरवले हेडमास्तरांकडे काही तुम्ही जाऊ नका तुमच्या वर्गातील मुले नाहीतर वरपर्यंत प्रकरण न्यायची तुमच्या वर्गाने सर्वांना हात टेकीच आणले बुवा वर्गनायक ही शिरण चिठ्ठी आणली तेव्हा मुलांचे समाधान झाले या साऱ्या गोष्टींनी ते ड्रिल शिक्षक आमच्या वर्गावर जळफळायचे या वरच्या वर्गांनाही ड्रिल कंपल्सरी करा म्हणजे या सर्वांना ताळ्यावर आणतो रेशमासारखे मऊ करतो असे हडेलहप्प शिक्षक बोलायचे आमचा वर्ग म्हणजे अजिंक्य मानला जाईल प्रत्येक विषयातील रथी अतिरथी महारथी आमच्या वर्गात होते गोपाळ म्हणून एक मुलगा होता त्याची इंग्रजी चांगले होते राम व बाबा यांचे गणित फारच तयार असे संस्कृत व मराठी यात माझा हातखंडा होता परशुराम सर्व विषयात तज्ज्ञ असे राम यशवंत व शिवराम हे उत्कृष्ट चित्रकार होते केशव हा उत्कृष्ट पाट्या खेळणारा होता देवचंद लगडीच्या खेळात कोणाला बधत नसे राजाराम उत्कृष्ट बॉलर होता गंगाराम चांगला बॅट्समन होता राम शिवराम व मंडपे उत्कृष्ट अभिनय करणारे होते कृष्णा पाठशक्तीत कोणाला हार गेला नसता कोणी चांगली कुस्ती खेळणारे होते जालगावच्या सर्व तळ्याला फेरी घालतील सहा पुरुष खोल असलेल्या त्या तळ्यात ठाव आणतील असे पट्टीचे पोहणारे आमच्या वर्गात होते माझ्यासारखे कवी व वक्ते होते परशुराम सारखे मुत्सद्दी होते शिवराम सारखे साहसी होते आमच्या वर्गात नाना गुणांचे मुलगे होते आमच्या वर्गात स्पुरणीय असे ऐक्य होते एखादी गोष्ट करायची असे प्रमुख मुलांनी ठरविले की मग इतर मुले बहुधा त्याप्रमाणे वागायचीच चौथ्या आयुत्यात असताना आम्ही सर्व मुलांनी ड्रॉइंगच्या परीक्षेस बसण्याचे ठरविले पंचवीस मुले आमच्या वर्गातील पहिल्या परीक्षेस बसली त्यातील तेवीस मुले पास झाली ड्रॉइंगची परीक्षा पास झालेल्या मुला मुलगा चित्रकलेच्या तासाला न बसला तरी चालत असे मग आम्ही तेवीसच्या तेवीस मुले चित्रकलेच्या तासाला बुट्टी देत असो बाहेर जाऊन कोणी खेळत कोणी झाडावर झोके घेत कोणी आवडेल ते वाचित चौथ्या इयत्तेत आम्हास सायन्स शिकवायास कोणी शिक्षकच नव्हता मराठी सहावी सातवीच्या पुस्तकात शेवटी शास्त्रीय धडे आहेत तेच धडे एक शिक्षक आमच्या वर्गात आमच्या समोर पुराणाप्रमाणे वाचित ना प्रयोग ना समजून सांगणे या अशा कंटाळवाण्या तासाला का बसावे हे आम्हा समजेना एके दिवशी त्या तासाला हजर न राहण्याचे आम्ही ठरविले वर्गात दोन का तीन मुले फक्त हजर राहिली बाकी तीस मुले निघून गेली वर्गनायकही वर्गात नव्हता वर्गातील पेटीची किल्ली त्याच्या खिशात होती आम्ही बाहेर चिंचा खाल्ल्या बोरे खाल्ली सृष्टी निरीक्षण केले लतावेली पाहिल्या निरनिराळी झाडे पाहिली त्यांची नावे एकमेकास विचारली वनस्पतीशास्त्र आम्ही एकमेकांपासून शिकलो होतो त्या शिक्षकांनी हेडमास्तरांकडे वार्ता दिली हेडमास्तरांनी वर्ग शिक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून काय करायचे असेल ते करा अशी सत्ता दिली वर्ग शिक्षकांना आमच्याबद्दल सहानुभूती होती त्यांनी प्रत्येकाला विचारले तुरे कोठे गेला होतास तुरे रे कोठे होतास माझे पोट दुखत होते म्हणून मी झाडाखाली जाऊन पडलो होतो कोणी म्हणे माझे कपाळ फार दुखत होते म्हणून रस्त्याच्या जवळच्या पडक्या बंगल्यात मी झोपलो होतो तिसरा म्हणाला माझ्या घरचा गावाहून गडी आला होता त्याच्याबरोबरच मी बाहेर गेलो होतो वर्ग शिक्षक प्रत्येकाची नवनवीन कारणे पाहून हसू लागले आपल्या मुलांच्या प्रतिभा पाहून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या परंतु सर्वात कमल म्हणजे आमच्या वर्गनायकाने केली त्याला शिक्षक म्हणाले तू तर वर्गनायक तू तरी गाढवा वर्गात नको का राहावयास आणि बरोबर म्हणे पेटीची किल्ली घेऊन गेलास वर्गनायक परशुराम गंभीरपणे म्हणाला मी मुले शोधावयास गेलो घंटा झाली तरी मुले दिसत ना मुलांचे झाले तरी काय याची मला चिंता पडली शिक्षकांच्या गैरहजरीत मुलांची जबाबदारी वर्गनायकावर असते मुलांकडे त्याने पाहायचे असते परंतु वर्गात मुले असतील तर ना तो मुलांकडे पाहणार मुले माझा अपमान करतात असे मला वाटले शिक्षकांच्या गैरहजेरीत मी का या मुलांच्या या टेबलाजवळ उभा राहून पाहू मला हे अपमान शल्य विषय समजची वाटले मग मन धिक्कार साहिना मी त्यांना पाहवायाच गेलो एकमेकाला शोधून वर्गात चल असे सांगत होतो मी माझे कर्तव्य अत्यंत दक्षतेने बजावले आहे शल्य विषसमची वाटले मन धिक्कार साहिना वगैरे शब्द ऐकून वर्गात हास्याचे फवारे उडत होते परंतु संयम मूर्ती परशुराम अमर्याद पुरुषोत्तम तो आमचा वर्गनायक स्वतः असला नाही गंभीरपणे त्याचे विधान चालले होते तो पुढे म्हणाला आता शेवटचा मुद्दा राहिला व तो म्हणजे किल्लिकेचा प्रचंड हशा वर्गात पिकला तो पुन्हा बोलू लागला पेटीची जबाबदारी माझ्यावर आहे पेटीतील नवीन काठी जर कुणी पळवली असती किंवा मोडली असती तर जबाबदार कोण मी किल्लिका कोणाच्या अंगी लावणार आणि वर्गात होती तरी कोण सारी मुले बाहेर गेली असता जी दोन तीन मुले वर्गात राहिली त्यांच्यावर तर माझा मुळीच विश्वास नव्हता कारण ही मागे का राहिली चोरासारखी मागे का राहिली शिपाई पुढे जातात व पेंढारी बाजार बुणगे मागे राहतात वर्गातील झुंजार मुले काही हो आकाश पडो पृथ्वी उडो एका निश्चयाने कंटाळवाण्या तासाला रजा देऊन बाहेर वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करावयात जातात तर या दोघा तिघांनी का मागे राहावे अशा माघार घेणाऱ्या नामर्दावर मी पेटीची पंचप्राण कसे सोपवू माझे बोलणे संपले सरकारने मुलांकडे पाहून मुलांची मनोबुद्धी लक्षात घेऊन योग्य तो निकाल सहानुभूतीने द्यावा वर्ग शिक्षक म्हणाले मुलांनो तुमच्या या नायकाने तुम्ही का गेलात याचे खरे कारण न कळत सांगून टाकिले आहे तुम्हाला सायनचा तास कंटाळवाना वाटतो म्हणून तुम्ही जाण्याचे निश्चित केलेत ही सत्य गोष्ट याच्या तोंडून बाहेर पडली तुम्ही सर्वांनी खोटी कारणे सांगितली परंतु सत्य लपत नसते ढगातून व धुक्यातून शेवटी किरण विजयी होऊन बाहेर येणारच यात शंका नाही एखादा तास कंटाळवाना वाटला तरी संयमपूर्वक वर्गात बसावे ज्या शिक्षकाचा जो विषय नाही तो त्याच्या जर बोकांडी बसविला तर असे व्हायचेच शिक्षकाच्या स्थितीकडेही तुम्ही पाहिले पाहिजे संस्कृत मराठीच्या मास्तरास सायन्स नीट कसे शिकवता येणार हा शाळेचा दोष आहे तुम्ही शिस्तभंग केला आहे परंतु शकुंतला शकुंतलेच्या अपराधाबद्दल तिच्या मैत्रिणी रागीट दुर्वासाला म्हणतात हा शकुंतलेचा पहिला अपराध आहे तर क्षमा करा कोपी ध्रुवासाने क्षमा केली मीही तुम्हाला हा तुमचा पहिला अपराध आहे म्हणून क्षमा करतो परंतु या अपराधाची पुनरावृत्ती झाली तर मग मात्र लक्षण नीट दिसत नाही हे ध्यानात धरा मी तुमचा वर्ग शिक्षक आहे पुन्हा असे काही करून माझी मान खाली करू नका दयेने व सहानुभूतीने संमिश्रित अशा तो न्याय ऐकून मुले प्रसन्न झाली वर्ग शिक्षकाबद्दल आदर शतपटीने त्यांच्या मनात वाढला शिक्षकांचा निकाल सांगून होताच घंटा झाली मुले म्हणाली सत्य आहे काळपुरुष सुद्धा घंटा वाजून म्हणतो आहे की हा निकाल मंजूर आहे आपला पांडू शिपाई म्हणजे काळपुरुष एक मुलगा हसत म्हणाला घंटा वाजविण्याचे काम पांडू शिपायाकडे असे एक विचारवंत मुलगा म्हणाला आपण त्या शिक्षकाची क्षमा मागूया त्यांचा काय दोष आहे सायन्स नाही शिकवता आले तर त्याच्यावर ते बळेच लादले गेले आहे त्याच्या मनाला किती वाईट वाटत असेल आपणास वर्ग शिक्षकांनीही शिक्षा केली नाही आपणही मनाचा मोठेपणा दाखवूया आपला वर्ग खोडकर असला तरी दिलदारही आहे हे आपण शाळा चालकांच्या नजरेस आणून दिले पाहिजे इतर शिक्षकांच्या दृष्टीस आणून दिले पाहिजे एक दत्तू नावाचा मुलगा एकदम म्हणाला क्षमा वगैरे नको मागायला असा बावळाटपणा मला नाही पसंत एकदा क्षमा मागण्याचा पायंडा पडला म्हणजे नेहमी तेच शुक्ल काष्ट आमच्या सर्वांच्या मागे लागावायचे नस्या उठा ठेवीत आपण पडू नये प्रकरण मिटले आहे एक प्रकारे आपला विजय झाला आहे मला कोणी दहा छड्या मारल्या तर चार आणि दंड केला तरी परवडेल परंतु ना घासण्याची मला अत्यंत चीड आहे जरी माझे हे असे मत असले तरी आपल्या वर्गात बहुमताने जे ठरेल ते पाळीन सवता सुभा निर्माण करून माझा स्वतंत्र पक्ष अभिमानाने निराळा काढून आपल्या वर्गाचे स्फुरणीय व अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपणारे ऐक्य मी मातीत मिळवणार नाही आज तीन वर्ष आपण ऐक्य निर्माण करीत असलो ते एका क्षणात ताईपणाने मी मोडणार नाही दामोदर वैद्य म्हणाला मी या बाबतीत स्वतंत्र वृत्तीचा आहे नाक घासण्याचा सभेचा ठराव बहुमताने पास झाला तरी ते बहुमत मी मानणार नाही स्वाभिमान हा महाराष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मी राखीन श्री समर्थांनी शिकवण दिलेली आहे माझ्या रोमारोमात ती भरलेली आहे शंकर पतंगे म्हणाला महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही थोडाफार समजतो महाराष्ट्रातील ते उंच डोंगर हे उंच पर्वत सांगत आहेत की मन उंच ठेवा विचाराने उंच राहा क्षमा मागणे यात कमीपणा नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे मनाने मोठे होण्याची संधी वारंवार येत नसते शिवराम पटवर्धन म्हणाला पतंग्याचे मन पतंगाप्रमाणे आकाशात उंच दात आहे परंतु आपले पाय पृथ्वीवर असतात हे विसरून चालणार नाही व्यवहार पाहिलाच पाहिजे पुष्कळ भोवती न भोवती झाली मुलांनी विचारले आपल्या वर्गनायकाचे मत काय आहे त्याचा सल्ला समतोल असावायचा परशुराम भाऊ परशुराम पंत बोला असे मुले म्हणू लागली वीरवर मुसद्दी व व्यवहार चतुर्वर्ग नायक परशुराम उभा राहिला तो म्हणाला आपण क्षमा मागावी परंतु मी सांगतो त्या पद्धतीने मागावी आम्हा विद्यार्थ्यांचे तासाला गैरहजर राहण्यात थोर नीतीदृष्ट्या काही चुकले आहे असे आम्हास वाटत नाही परंतु आपल्या मनाला जर त्रास झाला असेल तर त्यासाठी म्हणून आम्ही क्षमा मागतो क्षमा मागा असे कोणीही शिक्षकाने किंवा अधिकाऱ्याने आम्हास आज्ञापिले नाही आमचे आम्ही मुलांनी सर्वानुमते ठरविले आहे शाबास परशुराम एक जण म्हणाला नाक खाली म्हटले तर वर आहे आणि वर आहे म्हटले तर ते तसे खालीही आहे आपला वर्गनायक म्हणजे आपल्या वर्गातील राजनीतीचा आधार आहे स्वराज्यात परराष्ट्रीय मंत्री म्हणून परशुराम पंत चांगली जागा भरून काढतील असे दुसरी काही मुले म्हणू लागली शेवटी ठरल्याप्रमाणे शिक्षकांचा तास जेव्हा परत आला तेव्हा तो अर्ज गैरहजर राहिलेल्या मुलांच्या सह्यांनिशी वर्गनायकाने शिक्षकांच्या हाती दिला ते शिक्षक जरा स्मित करून म्हणाले तुम्ही वर्गात न बसता जरा स्वतंत्र वृत्ती दाखवली याचे मी माझ्या मनात कौतुकच केले होते तुम्हाला तास कंटाळवाणा वाटत असेल याची जाणीव व खंत सर्वाआधी मला होती परंतु मी तरी काय करणार असो परंतु कंटाळवाण्या तासालाही शिस्त म्हणून बसा आपल्या राष्ट्राला शिस्त शिकावयाची आहे तुम्ही माझ्या तासाला सायन्स न शिकलेत तरी संयम शिकाल आणि जे संयम शिकले ते पुष्कळ शिकले यात संशय नाही आमच्या वर्गातील पुष्कळमुळे हळूहळू तपकीर ओढू लागली वर्गात दोघा तिघांजवळ तपकिरीच्या बाटल्या होत्या त्या बाटल्या सर्व वर्गात फिरत मुले फटाफट शिंकत शिंकांची साथ पाच मिनिटापूर्वी उजव्या बाजूला असे तर दुसऱ्या पाच मिनिटांनी डाव्या बाजूला पसरे दोहोकडची साथ से वाटावे तो वर्गातील मध्य प्रांतात ती सुरू होईल मी काही तपकीर उडीत नसे परंतु आपणही काही पराक्रम करावा असे माझ्यातील अनुवंशिक वानर संस्कारास वाटले एके दिवशी मी जरा खोकू लागलो शिक्षकांनी माझ्याकडे पाहिले मी अधिकच खोकू लागलो खोकून कावरावावरा झालो असे दाखविले शिक्षक जरा घाबरले ते एका मुलाला म्हणाले थोडे पाणी आणून श्यामभाऊंना द्या एक मुलगा खरेच गेला व तो पाणी घेऊन आला मी पाणी प्यालो डोळ्यांना पाणी लावले तो कास विक्रम साऱ्या शाळेत प्रसिद्ध झाला वर्गातील मुले तास संपल्यावर म्हणाली श्याम आज तू मात्र कमार केलीस वर्गाच्या कीर्तीत भर घातलीस श्याम म्हणाला तुमच्या शिंकांनी मला स्फूर्ती दिली शिंकांची हिप हिप हुर्रे पुष्कळ वेळा मुले गुलाबाची सोनचाफ्याची फुले घेऊन येत आणि आपल्या प्रिय व पूज्य शिक्षकास देत असत परंतु काही शिक्षक असे असत की त्यांना कधीच फुल मिळत नसे एके दिवशी एका मुलाने गुलाबाचे सुंदर फूल आपल्या बटन होलमध्ये लावले होते तो शाळा सुरू होता क्षणीचा पहिलाच तास होता शिक्षक आले ते शिक्षक जरा खुनशी म्हणून प्रसिद्ध होते हसताना फारसे कधी त्यांना कोणी पाहिले नव्हते पहिली घंटा होताच ते वर्गात येऊन बसत परंतु मुले वर्गात कोणीच नसत दुसऱ्या घंटेची वाट पाहत मुले बाहेर गुटमळत असायची स्वातंत्र्याचा प्रत्येक मौलवान क्षण आम्ही वाया दौडीत नसू त्या क्षणाचा आम्ही संपूर्णतया उपभोग घेत असू ज्या मुलाने फुल लावले होते त्याच्यावर शिक्षक रागावले त्या मुलाने फुल शिक्षकांना चिडवण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी म्हणून लावले होते असे नाही परंतु शिक्षकांना तो अपमान वाटला ते त्या मुलाला म्हणाले असे फुल लावणे काही शहाणपणाचे लक्षण नाही ते तुम्हाला बरे दिसते का आणा ते फुल इकडे त्या मुलाने ते फुल नेऊन दिले मधल्या सुट्टीनंतर त्याच शिक्षकांचा पुन्हा पहिला तास होता मधल्या सुटीनंतर आम्ही सर्वांनी ठरवले की प्रत्येकाने फूल लावून बसावे शाळेजवळ पडक्या बंगल्यापाशी नागचाफ्याची पुष्कळ झाडे होती त्या झाडावर चढून पंचवीस तीस फुले आणण्यासाठी चढाऊ मुलांची टोळी पुढे गेली ती मुले अर्ध्या तासाच्या आत भरपूर फुले घेऊन आली नागचाफ्याची फुले फारच सुंदर असतात त्या फुलांभोवती सुंदर पानेही होती वर्गनायकाने प्रत्येकाला एक एक फुल दिले देवाच्या साऱ्या मूर्ती सजल्या पहिली घंटा झाली प्रत्येकाच्या कोटावर वन देवतेचे निशान फडकत होते सुगंधी सुरंगी सुंदर निशान वन देवतेनेच जणू प्रत्येक मुलाला सजून पाठविले होते पहिली घंटा झाल्याबरोबर ते शिक्षक वर्गात जाऊन बसले मुले बाहेर हुई होती दुसरी घंटा होताच वर्गात रंगभूमीवर जाण्यासाठी ते सारे बालनट उत्सुकतेने उभे होते झाली दुसरी घंटा झाली मुले शांतपणे वर्गात बसली कोणीही हसले नाही खोकले नाही खाकरले नाही शिंकले नाही शिक्षकांनी कृपादृष्टीने सर्वांकडे पाहिले कृपादृष्टीची कोपदृष्टी झाली त्यांनी सर्व वर्गाला उद्देशून म्हटले हे तुम्हाला शोभते का कोण उत्तर देणार वर्गनायक परशुराम उभा राहिला व म्हणाला एकाने फूल लावणे शोभत नाही परंतु सर्वांनी जर लावली तर कोणालाच कमीपणा वाटणार नाही आता आम्ही सर्वजण सारखेच आहोत म्हणून हे शोभेल असे वाटते शिक्षक काहीही बोलले नाही आम्ही पाचवीत असताना दोन नवीन शिक्षक आम्हाला लाभले ते दोघे पदवीधर पदवीधर होते एक किडकिडीत होते तर एक वाटोळे होते एकाचे नाक टोकदार होते तर दुसऱ्याचे जरा बसके होते एक साधे होते गरीब होते दुसरे जरा आपण कोणी विशेष आहोत असे वाटणारे होते किडकिडीत शिक्षक शास्त्र शिकवित आम्ही प्रयोगालयात जात असू स्फटिकांचे वगैरे प्रयोग आम्ही केले प्रयोगालयात असताना एकदा मुलगा त्या शिक्षकाच्या कोटाला पाठीमागे चिमटा लावून ठेवी दुसरा कोणी हळूच काट जाऊन तो चिमटा काढून घेईल एखादा मुलगा त्यांच्या खिशात कोळसाच टाकून ठेवी त्यानंतर पुन्हा जेव्हा तास येई तेव्हा कोणी विचारी सर तुम्हाला खिशात काही सापडले ते हसत व म्हणत माझ्या घरी जळणाला काही तोटा नाही फार प्रेमळ होते ते शिक्षक त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम वाटे परंतु तितका आदर वाटत नसे दुसरे शिक्षक आम्हास इंग्रजी गणित आणि संस्कृत शिकवित ते प्रथम आले तेव्हा त्यांनी इंग्रजी व्याकरणावर फार भर दिला आम्हाला इंग्रजी व्याकरण फार विचारावायचे आम्ही त्यांना पुरून उरलो येथे स्वल्पविराम नको होता येथे पूर्णविरामाची जरुरी होती येथे उद्गारचिन्ह का आहे वगैरे प्रश्न त्यांना विचारून आम्ही वादविवाद करायचे शंका साने विचारा असे त्यांनी सांगताच एक एक मुलगा खंडी खंडी शंका घेऊन उभा राही अमक्या शब्दाऐवजी अमका शब्द वापरला असता तर काय झाले असते या विशेषणाचे सारस्य काय हा परिच्छेद येथेच का संपविला असल्या शास्त्रीय शंका वर्गात विचारल्या जात काळे म्हणून एक बिटुकला थिटुकला मुलगा होता तो शंका विचारून बड्डावी एकेकाच्या शंकांचे समाधान करता करता तास केव्हा निघून जाई व बाकीच्यांच्या शेकडो शंका शिल्लकच राहत एकदा शिक्षकांनी एक नवीन प्रयोग करायचे ठरविले ते म्हणाले तुम्ही अभ्यास करीत नाही मी उद्यापासून मार्क देणार आहे रोज तुमचे मार्क मांडित जाईल वाचनात मार्क शब्दांसाठी मार्क गणितात मार्क माझ्या विषयापुरते तरी मी असे सुरू करणार रोज शेवटचा माझाच तास आहे त्यावेळेस मिळालेले मार्क सांगत जा आम्हा मुलांना ही गोष्ट आवडली नाही मार्कांची लाचलुचपत घेऊन अभ्यास करणारे आम्ही नव्हतो आम्ही का घंटेचे मार्क आणि पाठीचे मार्क घेणारी बिगरीतली बाळे आहोत आम्हाला तो अपमान वाटला सर्वांनी एक एक मार्क लावायचा असे आम्ही ठरविले आधी या गोष्टीचा मागमूस त्या शिक्षकांना आम्ही लागू दिला नाही गणिताचा तास आला त्यांनी गणित घातले थोड्या वेळाने म्हणाले झाले की मी उत्तर सांगतो मी म्हटले मला येत आहे जरा थांबा ते म्हणाले आता तुमचे मार्ग गेले मी थांबत नाही मी रागावून म्हटले हा अन्याय आहे मला येते आहे शेजारच्या वर्गात हेडमास्तर शिकवित होते ते एकदम आमच्या वर्गात आले आम्ही चकित झालो ते संतापलेले दिसत होते एक प्रकारचा तिरस्कार त्यांच्या मुद्रेवर दिसत होता त्यांच्या भुवया अंकुचित झालेल्या होत्या हेडमास्तरांची इतकी अप्रसन्न मुद्रा त्यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती ते आता काय म्हणतात काय करतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते वर्गात एक प्रकारची उत्कट व गंभीर शांतता पसरली होती हेडमास्तरांनी जरा तीव्र स्वरात विचारले हा सारा अन्याय आहे असे शब्द आता येथे कोणी उच्चारले ज्याने उच्चारले असतील त्याने उभे राहावे मी उभा राहिलो तुम्ही उच्चारलेत ते शब्द होय का उच्चारलेत मी गणित करीत होतो मला येत होते मी म्हटले उत्तर इतक्यात सांगू नका एक दोन मिनिटे आणखी थांबा परंतु गुरुजी म्हणाले काही नाही मी उत्तर सांगतो म्हणून मला राग आला व तो शब्द मी उच्चारले शिक्षकाला किती वेळ द्यावा हे नाही का समजत समजते परंतु मी एक दोन मिनिटेच थांबा असे म्हणत होतो तुम्ही दोन मिनिटे मागिततील दुसऱ्याने आणखी मागितली असती कुठेतरी शिक्षकाला मर्यादा घातलीच पाहिजे नाही तर अनवस्था प्रसंग यायचा असे नाही तुम्हाला वाटत येईल या शिक्षकांना तुमचा वर्ग फार त्रास देतो असे मी ऐकले आहे तुमचा वर्ग फार उन्मत झाला आहे या शिक्षकांना जे कोणी नेहमी त्रास देत असतील उगीच उगीच भंडावून सोडत असतील त्या सर्वांनी उभे राहावे मी उभाच होतो मी माझा हात वर केला वर्गात दुसरे कोणीच उभे राहिले नाही काय एकटा श्यामच खोडसाळपणा करतो बाकी सारे साळसूद आहेत कोणी हात वर करीना व उभा राहीना हेडमास्तर मला म्हणाले श्याम तुझ्या प्रामाणिकपणाचे मी कौतुक करतो परंतु याच्या पुढे खोळसाळपणा करण्यात पुरुषार्थ नको मानित जाऊ तू चांगला मुलगा आहेस तू आणखी चांगला हो परंतु मघा उच्चारलेल्या शब्दाबद्दल तुला शिक्षा केलीच पाहिजे तू वर्गातून निघून जा पुन्हा माझ्या अनुज्ञेशिवाय वर्गात येऊ नकोस मी वर्गाबाहेर निघून गेलो परंतु त्यातल्या त्यात मला थोडेसे समाधान वाटत होते हेडमास्तरांच्या शब्दांनी मला माझ्याबद्दल थोडा आदर वाटला मी हेडमास्तरांकडे गेलो की लगेच वर्गात जायची परवानगी देतील असे मला वाटले चित्रकलेच्या देवाणखाण्यात बसून मी वाचित राहिलो तास संपताच हेडमास्तरास विचारावायचे असे मी मनाशी ठरविले तास संपल्याचे ठोके पडले मुलांचे आवाज ऐकू येऊ लागले शिक्षकांची जाये सुरू झाली हेडमास्तर चित्रकलेच्या दिवाणखान्यातून स्वतःच्या खोलीकडे जात होते त्यांनी मला पाहिले नाही मी उठलो व त्यांच्या पाठोपाठ हळूहळू जाऊ लागलो मी त्यांना चाहूल लागली त्यांनी मागे वळून पाहिले काय पाहिजे स्वतःचे सहज अस्मित दाबीत त्यांनी विचारले वर्गात जावयास आपली अनुज्ञा मी विनयाने व उत्सुकतेने त्यांच्या तोंडाकडे पाहत सांगितले जा माझी अनुज्ञा आहे ते म्हणाले मी आनंदाने व कृतज्ञतेने मागे वळलो मला उपदेशाचे लोटे पाजीत ते बसले नाही काही एक अधिक उपदेश न करण्यातच सारा उपदेश येऊन गेला उपदेश न केल्याने त्यांनी मला माझी किंमत दाखवून दिली अधिक सांगण्या सवरण्याची आवश्यकता नाही तू सुज्ञ आहेस तुझ्यावर मी विश्वास टाकतो हे ते सारे त्यांचे न बोलण्यात होते कधी मौनच अत्यंत प्रभावशाली व कर्तृत्वपूर्ण असते हेडमास्तरांनी कोणत्याही अटी माझ्यावर लादल्या नाहीत सशर्त क्षमा मागून एक प्रकारे विद्रूप दिसते ती बाजारी क्षमा होते क्षमेचे मंगलत्व व महती पूर्ण मोकळेपणात आहे क्षमा म्हणजे प्रसन्न व उदार हृदयाचा सहजोद्गार आहे सहज धर्म आहे मी माझ्या वर्गात जाऊन बसलो दुसऱ्या तासाला मी वर्गात आलो त्याचे माझ्या वर्गबंधूंना आश्चर्य वाटले ते माझ्या भोवती गोळा झाले दिली का रे त्यांनी तुला परवानगी इतक्या लवकर देतील असे वाटले नव्हते वगैरे ते बोलू लागले एक मुलगा म्हणाला श्याम मगा तू उभा राहिलास आपल्या वर्गाचे नाव राखलेस तू हात वर केलास त्यावेळेसच हेडमास्तरांचे डोळे प्रेमाने व क्षमेने चमकले त्यावेळेसच मी समजलो की राग मावळला आहे परंतु शिस्तीसाठी म्हणून तुला त्यांनी जा सांगितले असे अनपेक्षित प्रकरण मध्यंतरी जरी झाले तरी सर्वांनी एक मार्क लावायचा हा जो आमचा ठरलेला निश्चय त्यात आम्ही बदल केला नाही शेवटच्या तासाला ते गणित शिक्षक पुन्हा आले शेवटचा तास संपत आला ते वर्गनायकाला म्हणाले कॅटलॉग काढा वर्गनायकाने मुकाट्याने काढून दिला शिक्षक मार्क विचारू लागले पहिला नंबर म्हणाला एक दुसऱ्याने त्याची स्त्री उलटी तिसरा त्याचा अनुयायी झाला चौथाही कच्चा निघाला नाही पाचवा तरी मागे का राहील प्रत्येकाच्या तोंडून एक एक एक असेच शब्द निघत होते शिक्षक चकित झाले त्यांची लेखणी थबकली ते आमच्याकडे पाहू लागले क्षणभर ते काही एक बोलले नाही नंतर त्यांनी विचारले सर्वजण एक मार्क लावणार मुले म्हणाली हो त्यांनी पुन्हा विचारले फीप माप असलेली मुलेही असेच करणार का फी माप असलेला एक विद्यार्थी उभा राहिला व म्हणाला गुरुजी सारी मुले एक एक मार्क लावित असता आमच्या वर्गाचे महत्व ते काय राहिले चढाओढ असेल तर मार्कांना अर्थ आहे आम्हालाही अभिमान आहे आम्ही गरीब आहोत एवढ्यासाठी आमचा स्वाभिमान तुम्ही मारू नये आमच्यावर सूड धरू नये मार्ग देण्यात जो हेतू आहे तो आम्ही दोघा तिघांनी मार्क लावण्याने थोडाच सिद्धीत जाणार होत आहे माफीचे विद्यार्थी तर अभ्यास करतातच त्यांना इतर आमिषे नको आम्ही अभ्यास न करू तर आमची माफीच टिकणार नाही तुम्ही सक्तीच केली तर आम्ही मार्क लावू आम्ही तुमच्या ताब्यात आहोत त्या मुलाच्या शब्दांचा परिणाम शिक्षकावर झाल्याशिवाय राहिला नाही गरीब मुले गरीब आहे एवढ्यासाठी आपल्या शिस्तीच्या वरवंट्याखाली त्यांना तेवढे भरडावे असे त्यांना वाटले नाही ते म्हणाले दररोज मार्क लावणे तुम्हाला पसंत नाही परंतु तुम्ही अभ्यास करीत नाहीत म्हणून हे माझ्या मनात आले तुम्ही काही आता लहान मुले नाही तुम्ही स्वतःचे कर्तव्य ओळखले पाहिजे मी मार्क मांडण्याचे रहित करीतो परंतु तुमच्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवितो इतक्यात शाळा सुटल्याची घंटा झाली शिक्षक प्रसन्न मनाने निघून गेले आपला विजय झाला असे आम्हा सर्वांना वाटले त्या शिक्षकांबद्दलची आमच्या मनातली अडीही पुष्कळशी नाहीशी झाली परस्परांची हृदये न समजल्यामुळे गैरसमज वाढतात to understand is to forgive समजून घेणे म्हणजे क्षमा करणे होय कोणाचाही हेतू नीट समजून घेतला म्हणजे त्याच्यावर आपण कोपणार नाहीच तर त्याला क्षमाच करू अशा रीतीने आमचे शालेय जीवन चालले होते सारेच ते सांगत बसेन तर संपता संपणार नाही त्या सर्व गत गोष्टी आठवण्यात मला एक प्रकारचा आनंद वाटतो परंतु ते सारे पुराण ऐकण्यात तुम्हाला गंमत वाटेलच असे नाही माझ्या जीवनात त्यावेळेस एक प्रकारचा रंग व गंध भरला जात होता हे मात्र खरे तो सुरंग होता की सुगंध होता ते मी काय सांगू दिसावयास लहान दिसणाऱ्या त्या घडामोडींचा माझ्या संस्कारक्षम मेणासारख्या मनावर फार परिणाम होत होता आणि म्हणूनच ते सारे सांगताना एक प्रकारची अपूर्व संवेदना मी अनुभवित आहे